ah <laughs>

वेगळे भूषणाच्या याचे भुवना वेगळे रुंडमाळा खेळे गळ्यामध्ये भूषण याचे भुवना वेगळे रुंडमाळा खेळे गळ्यामध्ये कर्पूर गौरा भोळा सांब सदा शिव भूषण धवल विभूती ते हो कर्पूर गौरा सा सदा शिव भूषण धवल दे भोळा हा भोळा हा भोळा हा भोळा हा शंकर शंकर पुढे माथा जटा भार हाथी तो त्रिशूळ माथा जटा भार हाती तो त्रिशूळ माथा जटा भार माथा जटा भार माथा जटा भार हाती तो त्रिशूळ माथा जटा भार माथा जटा भार माथा जटा भार आ चार हाती तो त्रिशूळ श्वेत शंख बळे तसे श्वेत शंख बळे तसे भांग जो सदा ध्यानी बसे भांग जो सेवुनी सदा ध्यानी बसे जट तुनी वाहे गंगा जळ तुनी वाहे गंगा जळ भोळा हा माता पसाती नाम घेता जाते नाम घेता जाते नाम घेता जाते पाप ताप जाती नाम घेता नाम घेता नाम घेता नाम घेता जाते पाप ताप पापी उद्धरति क्षणमात्रे पापी उद्धरति क्षणमात्रे नरहरि सो सोनार भक्तिप्रियकर पार्वती शङ्कर हृदय पार्वती शंकर हृदयी ध्याने भोळा हा भोळा हा भोळा हा भोळा भोळा हा भोळा हा भोळा हा भोळा भोळा हा भोळा भोळा हा शंकर तेथे मी पामर काय वर्णु पामर भोळा, शंकर, शंकर, पुढे नन्दीश्वर